रायगडावर माय हिरकणी रायगडावर माय हिरकणी अजून हो साकार कथेला कथेला विणाकार कथेला विणाकार रही सरली प्रतिबसंपला बाळ भुकेने घरी व्याकुळला बाळ भुकेने घरी व्याकुळला बंद जाव जाऊन देती तिजला किल्लेगा कथेला शब्दा विणा कथेला शब्दा विणाकार थिजली माता थिजले लोचन थिजली माता थिजले लोचन बाणासमती जायत मातून बाणासमती जायत मातून करावरून घे उडी भातडी करुणिया निर्धार कथेला शब्दाविण कथेला शब्दाविण या कले कहानी धन्य हिरकणी भणति जननी धन्य हिरकणी भणति जननी राय रायडाव गुरु कथे कथेते कथेला शब्दा विणा कथेला शब्दा विणाकार गडावर माय अजून हो साकार कथेला शब्दा विणा कथेला शब्दा विणा